वैष्णव भाई रे क्रोधाभिमान केला पावटणी क्रोधाभिमान केला पावटणी एकही एकाला घेतील पायी रे एकही एकाला घेतील पायी रे वाड वाढवणची घाई खेळ मांडिला वाड भाई Maria. You. वैष्णवी आतति वैष्णव